पांढऱ्या हंसाच्या शोधात एका हरलेल्या माणसाच्या आत्मशोधाची प्रेरणादायी गोष्ट प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला एक अशा माणसाच्या कथाप्रेमाने सांगणार आहे ज्याने आपले अतिशय ऐश्वर असूनही जीवनात खरा आनंद शोधायचा प्रयत्न केला ही कथा आहे संघर्षाची आत्मचिंतनाची आणि प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यात प्रामाणिकपणाने उभे राहण्याची प्रेरणा देणारी शेतकरी आणि पांढऱ्या हंसाचा या प्रवासातून आपल्याला कळेल की खरा बदल आणि यश कधीही अचानक येत नाही ते मेहनत आणि जागरूकतेच्या आगमनानेच शक्य होते वाचा ही मनाला भिडणारी गोष्ट आणि जाणून घ्या कशी एका माणसाने आपल्या आळशीपणाचा भीतीचा आणि अंधाराचा सामना करून नवीन उजेडाला जन्म दिला चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया रात्र अजून संपलेली नव्हती सगळं गाव झोपलेलं होतं आकाशात तारे होते पण त्या घरात अंधारच अंधार होता शेतकरी छताकडे पाहत जागाच पडून होता दिवस लोकांसाठी उजाडतो पण माझ्या आयुष्यात तर रात्रच थांबलीये तो श्रीमंत होता पण त्या क्षणी तो हरलेला माणूस वाटत होता सगळं होतं पण तो नव्हता मोठी शेती होती धान्य जनावरं नोकर सगळं पण तो स्वतः कुठेच नव्हता उशिरा उठणं काम टाळणं आणि जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणं हेच त्याचं रोजचं आयुष्य नोकर आहेत ना हा त्याचा सगळ्यात मोठा भ्रम होता हळूहळू नुकसान वाढलं आणि आत्मविश्वास कमी होत गेला घरात बोलकी शांतता बायको कमी बोलायची पण तिच्या नजरेत प्रश्न असायचा मुलं अभ्यास करत करत विचारायची बाबा यंदा कॉलेजची फी भरू ना तो काहीच बोलला नाही मुलांना उत्तर द्यायला शब्द नव्हते आणि स्वतःला पाहायला हिंमत नव्हती आजार फक्त शरीराचा नव्हता तो आजारी पडला डॉक्टरांनी औषध दिलं पण मनासाठी कुणाकडे औषध नव्हतं मित्र आणि एक वेगळा सल्ला एका संध्याकाळी जुना मित्र आला नदीकाठी दोघं शांत बसले मित्र म्हणाला उद्या पहाटे नदीकाठी जा पांढरा हंस दिसला तर आयुष्य बदलायला सुरुवात होईल शेतकरी हसला पहिल्यांदाच आशेने पहाटेचा खरा धक्का तो पहाटे उठला खूप दिवसांनी नदीकाठी जाताना मनात प्रश्न होते हंस दिसला नाही त्याच्याच शेतात एक माणूस गहू चोरत होता घरातला नोकर दूध लपवत होता त्याच्या छातीत काहीतरी तुटलं चोरी गहू दुधाची नव्हती चोरी माझ्या झोपेची होती बदल सोपा नव्हता दुसऱ्या दिवसापासून सगळं बदललं असं नाही पहाटे उठणं अवघड होतं हात दुखायचे मन म्हणायचं आज नको पण दुसरा आवाज म्हणायचं आजच नाही केलंस तर उद्या कधीच होणार नाही तो थांबला नाही हळूहळू आयुष्य सरळ झालं चोऱ्या थांबल्या शेती सुधारली घरात हसू परत आलं आजार कमी झाला डोळ्यात आत्मविश्वास आला पांढरा हंस कुठे होता काही दिवसांनी मित्र परत आला हंस दिसला का शेतकरी हसून म्हणाला पण मला कळलं तो नदीत नव्हता तो माझ्या आळशीपणामागे लपला होता मित्र काहीच बोलला नाही कधीकधी मौनच जास्त सांगून जातं शेवट एक शांत सत्य पहाटे शेतात उभा राहून शेतकरी माती हातात घेतो ही माती मला शिकवते रिकाम्या हातानेही उभं राहता येतं फक्त हात घाण होऊ द्यायची तयारी हवी तो हसतो आणि कामाला लागतो बोध नशीब कोणासाठी राखीव नसतं आळस हा खरा शत्रू आहे मेहनत शांत असते पण परिणाम मोठा देते पांढरा हंस म्हणजे स्वतः जबाबदारी घेणं प्रिय वाचक हो ही कथा तुम्हाला कदाचित इतकी सोपी वाटेल की तुम्ही सहज वाचून पुढे जाल पण त्यामागील अर्थ फार खोल आणि मनाला भिडणारा आहे आयुष्यात कधीकधी आपल्याला अशा वेळी भेटतात जेव्हा आपण स्वतःच्या आळशीपणाला भीतीला आणि आव्हानांना सामोरे जावे लागते ही गोष्ट आपल्याला शांतपणे आणि प्रेमाने सांगते की यश आणि आनंदाची खरी गुरुकिल्ली मेहनत जागरूकता आणि प्रामाणिकपणात दडलेली आहे तुम्ही स्वतःच्या आयुष्यात थोडा वेळ थांबा आणि विचार करा मी आज कुठल्या गोष्टीला झोप दिली आहे मी कुठल्या जबाबदाऱ्या टाळल्या आहेत आणि त्या बदलण्यासाठी मी आज कोणता पहिला पाऊल उचलू शकतो छोट्या छोट्या प्रयत्नांनीच मोठा बदल घडतो हे मनाला जपण्यासारखं आहे माझ्या या प्रवासात तुमचे विचार भावना शेअर करा कारण तुमच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणार नाही तुमची कथा ऐकायला मला नेहमीच आवडेल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न शेतकरी का इतका आळशी झाला शेतकरी उशिरा उठत होता आणि काम टाळत होता ज्यामुळे तो आपली जबाबदारी दुसऱ्यांवर टाकत होता त्यामुळे तो स्वतःच्या आयुष्यात हरत चालला होता दोन पांढऱ्या हंसाचा अर्थ काय आहे पांढरा हंस म्हणजे प्रामाणिक मेहनत आणि जबाबदारी घेणे तो हंस नदीत नव्हता तर शेतकऱ्याच्या आळशीपणामागे लपला होता तीन शेतकऱ्याच्या आयुष्यात काय बदल घडवून आणला तो पहाटे लवकर उठू लागला आणि आपले काम नीट करण्यास सुरुवात केली ज्यामुळे चोरी थांबली शेती सुधारली आणि तो पुन्हा आरोग्यदायी आणि आत्मविश्वास पूर्ण बनला चार मित्राने शेतकऱ्याला कोणता सल्ला दिला मित्राने शेतकऱ्याला सांगितले की पहाटे नदीकाठी जाऊन पांढरा हंस शोधा ज्याने त्याला प्रेरणा मिळाली आणि तो बदलण्यासाठी प्रयत्न करू लागला पाच या कथेतून काय शिकायला मिळते ही कथा आपल्याला शिकवते की यश आणि समृद्धी मेहनतीशिवाय शक्य नाहीत आणि आळस सोडून प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या शेतकऱ्याने आळशीपणावर कसा मात केली दोन पांढऱ्या हंसाचा अर्थ तुमच्या आयुष्यात काय असू शकतो तीन तुम्हाला शेतकऱ्याच्या बदलात कोणता भाग सर्वात प्रेरणादायी वाटला चार तुम्ही स्वतःच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी सुधारू इच्छिता पाच ही कथा वाचून तुमच्या मनात कोणते विचार उठले